माझ्या शेजारी येऊन बसता हवं नग काहीच न पुसता अग बाया अरहट तुम्ही नुसतेच गालात हसता अव अग नग हस्ताचल आवलाई सुरनी जीवन हस्ताचल आवलाई सुरनी मला अनेक ही ऐसी मुरली हिलावाना कहिनाती मुरली जीवन आवना Ah! <laughs>